रामकृष्ण गोविंद काय विचारलेलं आहे आपण आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या हे ब्रह्मदेवानी मागण मागितलं या कर्तृत्वाचा अहंकार मला होऊ नये असंही मागणं मागितलं आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करते वेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही मोठं कुठलंही काम करताना महत्वाचं काम करताना आणि सामान्य काम करताना एवढा जरी मनात विचार आला नारायणा मी तुझ्या कृपेने हे करत आहे परंतु मला कर्तृत्वाचा अभिमान होऊ नये कर्तेपणाचा अभिमान होऊ नये ठीक आहे ब्रह्मदेव आपण बघितलं हा नीट लक्षात ठेवा ब्रह्मदेव म्हणजे माया म्हणजे सृष्टी म्हणजेच आपण हे बघितलं इथं प्रत्येक वेळेला जो शब्द वापरलेला आहे त्या शब्दाच्या अनुषंगाने त्याचा अर्थ काय आहे तर तसा अर्थ घ्यायचा ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रत्यक्ष चतुश्लोकी भागवताचा भाग म्हणजे भगवान उवाच स्कंद दोन अध्याय नऊ श्लोक तीस ते छत्तीस या श्लोकावर आपण विवेचन करणार आहे माझी एक प्रार्थना आहे विनंती आहे ज्यांना हा अध्यात्माचा अभ्यास करण्याशिवाय फारसं काही काम नाहीये महत्वाचं किंवा जे नोकरी करत नाही ज्यांच्यावर फारशी काही सांसारिक जबाबदारी नाही आणि ज्यांना अध्यात्म्याची आवड आहे त्यांनी नासदीय सुक्तावरती अहिताग्नी राजवाडे यांचं विवेचनात्मक चार पुस्तकं आहेत अर्थातच हा विषय अवघड त्यामुळं ही पुस्तकं सुद्धा अवघड दुर्मिळ पुस्तक आहेत दुर्मिळ पुस्तक असल्यामुळं मोठ्या प्रसिद्ध आणि जुन्या कुठल्या तरी वाचनालयात किंवा मोठ्या कॉलेजच्या वाचनालयात लायब्ररी तुम्हाला ती पुस्तकं मिळतील अवश्य वाचा अवश्य वाचा ऋग्वेदातलं सूक्त आहे नासदीय सूक्त अत्यंत महत्वाचं आहे हा विषय समजून घेण्यास आणि त्या विषयाचं त्या सूक्ताचं त्या नासदीय सूक्तावरच्या पुस्तकांचा थोडक्यात सारांश द्यायचा म्हटला तरी सुद्धा खूप विस्तार होईल त्यामुळं जाणकाराने ज्यांना अभ्यास करायचा आहे त्याने ती पुस्तकं अवश्य वाचावेत ठीक आहे भगवान काय म्हणाले पहिला अजूनही चतुश्लोकी भागवताचे चार श्लोक येण्यापूर्वी भगवान सांगतात ब्रह्मदेवाला काय म्हणतात ज्ञानं परम में यद विज्ञान सदंगम च गृहाण गदितम मया स्कंद दोन अध्याय नऊ श्लोक तिसावा महत्वाचा श्लोक आहे अत्यंत भगवान म्हणतात अनुभव भक्ती आणि साधनानी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तू ग्रहण कर आता भगवान ज्ञान सांगतायत भगवान ज्ञान सांगताहेत आणि त्याचा सृष्टीच्या उत्पत्ती पालन संहाराशी प्रत्यक्ष संबंध आहे ज्ञान आणि याच्या पुढच्या श्लोक भगव श्लोकात भगवान म्हणतात यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मकहा तथैव विज्ञान अस्तुते मदनुग्रहात एकतीसावा श्लोक आहे माझा बघा हा नीट तुमच्या पुढे पुस्तक ठेवा माझा जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे <coughs> माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लीला आहेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्य रित्या अनुभव घे इथ एक शब्द महत्वाचा तत्वांचा अनुभव घे माझी रूपे माझे गुण माझ्या लीला माझी जितकी रूपे आहेत जितके गुण आहेत लीला आहेत त्यांच्या तत्वांचा भगवंतानी पूतनेला मारलं ही लीला केली पण या पाठीमाग तत्व काय आहे भगवंताने गोवर्धन पर्वत किरंगळीवर उचलला ही लीला केली पण त्यामागचं तत्व काय आहे गीतेमध्ये एक श्लोक आहे अवजानंती माम मोढाम मानुषीम तनुमाश्रितम अवजानंती म्हणजे अपमान करतात इन्सल्ट मी माझा अपमान करतात कोण मूढ हा मूढ लोक मूर्ख लोक अवजानंती मा आणि कशा प्रकारे माझा अपमान करतात तर अवजानंती मा मोढा मानुषीम तनुम आश्रितम मला मनुष्यासारखा देह धारण केलेला जे समजतात मनुष्य समजतात दोन हात दोन पाय नाक तोंड डोळे कान वगैरे असलेला समजतात किंवा असलेलाच समजतात ते माझा अपमान करतात तनुम आश्रितम अवजानंती भगवान गोप होते गोप होते गोपाल होते आणि त्यांनी तो गोवर्धन पर्वत उचलला असं समजणं ही लीला हे सामान्यांसाठी ठीक आहे पण इथं भगवान म्हणतात त्या पाठीमागचं तत्व काय ते तत्व म्हणजे मी आहे भगवान इथं असं म्हणतात का हो की मी कसं सुदर्शन चक्र घेतलेलं आहे माझ्या हातात कौमोदकी गदा आहे माझ्या गळ्यामध्ये माळ आहे अमुक तमुक असं वर्णन तू बघ आणि त्याच त्याला तू जाण असं म्हटलेलं आहे का नाही जितकी रूपे आहेत तुम्ही भगवंतांचं एक रूप आहात मी भगवंतांचं एक रूप आहे या पाठीमाग तत्व काय आहे ते तू जाण ते तू जाण मनुष्य देह म्हणजे मी नव्हे मनुष्यासारखा देह म्हणजे मी नवे फार महत्वाचा भाग सांगतात माझा जेवढा विस्तार आहे आणि माझे जे लक्षण आहे माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लीला आहेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे आता हा अनुभव घे तत्वाचा या दृष्टीनं मी काय करतो तत्वाचा अनुभव तत्व काय आहे तत्व आहे मी प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येक जीव मात्राच्या हृदयात परिपूर्णतेने समाविष्ट आहे आणि शिवाय मी उरून आहे पुरुष सुक्त अत्यतिष्ठ दशांगुलम मी सगळं व्यापून ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे सर्व सृष्टी त्याने व्यापून शिवाय तो उरलेला आहे हा जो व्यापक आहे व्यापणारा म्हणून त्याचं नाव विष्णू असं आहे त्या व्यापणाऱ्याला तू जाण आणि तुम्ही आणि मी आपण सुरुवातीला श्लोक बघितलेला आहे शुकाचार्यांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे तम सर्व भूत हृदयम मुनिमान तुम्ही सर्व भूत भूतमात्रांच्या हृदयात वास करता कोण शुकाचार्य भगवत रूप झाले होते त्यांनी तत्वाचा आधार घेऊन त्याचा अनुभव घेतलेला होता इथं जे म्हटलेलं आहे त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने अनुभव घे तत्वाशी सत्य तत्वाशी शुकाचार्य एक रूप झाले होते देहान होते परंतु प्रत्यक्षात ते तत्वाने त्या भगवंतांच्या तत्वाशी एक रूप झाले होते मी सतत हा विचार करायला पाहिजे ही सृष्टी खरी का या पाठीमाग कुठली शक्ती आहे ती शक्ती माझ्या हृदयात वास करते तीच शक्ती माझ्या हृदयात आहे ती शक्ती आहे म्हणूनच मी कार्यरत आहे म्हणजे ती शक्ती म्हणजेच मी सतत विचार जर केला तर तो भिनतो आणि त्या तत्वाचा अनुभव घेणं मी प्रवास करतोय मी जेवण करतोय मी पैसे काढतोय लॉकरमध्ये पैसे ठेवतोय मी बस मधून चाललेलो आहे काय काय काय मी जे करतो मी आता प्रवचन बोलतोय मी प्रवचन ऐकतोय हे त्या तत्वामुळंच शक्य आहे माझ्या कानामुळं नव्हे डोळ्यामुळं नव्हे माझ्या कुठल्याही इमन बुद्धी कुठल्याही इंद्रियामुळं नव्हे तर त्या तत्वामुळं आणि ते तत्व म्हणजेच मी हा अनुभव घे असं त्यांचं मनापासून सांगणं आहे आणि आता याच्या पुढं ते चतुश्लोकी भागवत सांगतात त्या चतुश्लोकी भागवतात माग मी सांगितलंय पहिल्या श्लोकात भगवान मी कोण आहे ते सांगतात दुसऱ्या श्लोकात बघा हा दुसऱ्या श्लोकात ब्रह्मदेवाचं वर्णन का केलं नाही ब्रह्मतत्वाचं वर्णन का केलं नाही दुसऱ्या श्लोकात मायेचं वर्णन केलेलं आहे माया म्हणजेच प्रकृती म्हणजेच ब्रह्मतत्व म्हणजेच ब्रह्मदेव असा अर्थ आहे त्या अर्थाने दुसऱ्या श्लोकात मायेचं वर्णन केलेलं आहे तिसऱ्या श्लोकात मायेचा आधार घेऊन मायेच्या द्वारा भगवंत ज्या जगताची निर्मिती करतात त्या जगताचं वर्णन केलेलं आहे आणि चौथ्या श्लोकात या जगतातून सुटून जाण्याचा हा भव भवसागर पार करण्याचा मार्ग सांगतात पुढच्या प्रवचनात आपण प्रत्यक्ष चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक बघू रामकृष्ण गोविंद